सर्वापरी तुझे गुण गा उत्तम तुझे ठाई प्रेम राहो माझे माऊली परीस आहे उदारू तरी का निष्ठुर मन केले गजेंद्राकारणे केले त्वा घावने तरी का निर्वाण पाहतोशी प्रल्हादा संकटी रक्षिले त्वा देवा तरी का केशवा सांडी केली अन्यायी अजामीर तो झाला पावनू ऐशे हे पुराण हाकामारी का म्हणे माझे थोर अपराध नाम करी छेदू क्षण मात्रे हे देवा सर्वांपेक्षा तुझे गुण फारच उत्तम आहेत तुझ्या ठिकाणी माझे प्रेम निरंतर आणि अखंड राहू दे तू माऊलीप्रमाणे उदार आहेस मग माझ्याविषयी एवढे तू मन निष्ठूर का केले आहेस गजेंद्राला नकराच्या मिठीतून सोडवण्यासाठी तू धावत गेलास मग आता असा शेवटपर्यंत तू माझा अंत का पाहतोयस प्रल्हादाचे तू संकटामधून निवारण केलेस त्याचे रक्षण केलेस मग केशवा तू माझाच असा त्याग कार्य केला आहेस महाअन्यायी अजामिळ सुद्धा तुझ्या कृपेने पावन झाला अशी पुराणांनी साक्ष दिलेली आहे तुकाराम महाराज म्हणतात माझे फार अपराध थोर असले तरी तुझे नाम एका क्षणामध्ये त्याचा नाश करून टाकेल आता वाटून दिया पुले हे म्हणू न सोडे चरण विठोबाचे तुझी याचा संग लागो ने दिवारा आपुल्या शरीरा वरुणिया यावी जावी आम्ही देवाच सांगाचे मागुनी करीतो हेची आलो काय वाया गेलो तो करू उद्वेगो उभा पांडुरंग मागे पुढे तुका म्हणे प्रेम मागतो आगळे येथे भोगू फळे वैकुंठीची मी आता माझे मन अनेक ठिकाणी वाटू देणार नाही ते फक्त देवाच्याच चरणावर स्थिर करीन मी हे आता देवाचे पाय सोडणार नाही मी आपल्या शरीरावरून दुसऱ्याच्या संगतीचा वारा सुद्धा लागू देणार नाही आम्ही या देवाच्याच बरोबर आता येणे जाणे करतो आहे पूर्वीपासून हेच करीत आलो आहोत माझ्या मागे पुढे सर्वत्र पांडुरंगच उभा असताना मी वाया गेलो असे समजून उगीच का चिंता करावी तुकाराम महाराज म्हणतात येथे मी श्रीहरीचे श्रेष्ठ प्रेम मागत आहे इथेच आम्ही वैकुंठाची फळे भोगू आता आम्ही हेचे कामू वाचे स्मरू राम रामू हळशी मोलाची हे घडी धरू पायांची आवडी अमृताची खाणी तये ठाई वेसुवाणी तुका म्हणे पांडुरंग माझ्या जीवीच्या जीवलगा आम्ही वाणीने नित्यपणे रामराम असे नामस्मरण करण्याचेच एक काम आम्हाला लागले आहे या श्रीहरीच्या पायांची आवड धरण्याची ही अतिशय मोलाची अशी वेळ आहे हीच एक अमृताची खाण असून त्या ठिकाणीच आम्ही आमची वाणी खर्च करू तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू माझ्या जीवाचा सुद्धा जीवलग आहेस आता जावी पंढरीशी दंडवतो विठोबासी जेथे चंद्रभागा तिरी आम्ही नाचो पंढरपुरी जेथे संतांची दाटणी त्याचे घेऊ पायवनी तुका म्हणी आम्ही बळी जीव दिधला पायातळी आता पंढरपूरला जाऊन या विठ्ठलाला साष्टांग दंडवत घालावा या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर आम्ही प्रेमाने आनंदाने नाचू गाऊ तेथील संतांच्या समुदायामध्ये त्यांच्या पायांचे तीर्थ घेऊ तुकाराम महाराज म्हणतात आम्ही फार मोठे बलवंत आहोत आम्ही बलवान आहोत म्हणूनच आम्ही आमचा जीव पायाखाली घेऊन आम्ही उभे राहिलो आहोत आम्ही नरका जाता काय येईल तुझ्या हात ऐसा तू अनंता विचारी पा तुझं शरण आलियाचे काय हेची फळू विचारा दयाळू कृपानिधी तुझे पावनपण न चली आम्हासी ऐशे ऋषिकेशी कळू आली आम्ही दुःख पाहू जन्म मरण व्यथा काय तुझ्या हाता येत असे तुका म्हणे तुम्ही खादली होरडी आम्ही धरली शेंडी नाम तुझे हे अनंता आम्ही नरकाला गेल्यानंतर तुझ्या हातात काय येणार आहे तुला काय बरं वाटणार आहे का याचा तू एकदा विचार कर हे कृपानिधी दयाळा तुला आम्ही शरण आल्याचे हेच काय फळ आहे तू नीट विचार कर हे ऋषिकेशी तुझी पावन करण्याची शक्ती आमच्यापाशी काहीच चालत नाही असे दिसते आहे आम्ही जन्म मरणाचे दुःख भोगतो यामुळे तुझ्या हातात कोणता लाभ होतो रे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हीच या बाबतीमध्ये रडी खाल्लेली आहे आणि लबाडी केली आहे परंतु देवा तुमचे नामरूपी शेंडी आमच्या हातात असल्यामुळे आम्ही भिणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा पांडुरंगी पहा खाजली शेरडी परिणाम शेंडी धरली आम्ही आता संतांनी करावी पंचायत कोण हा फजतू खोर येथे कोणाचा न्याय येथे आहे स्वामी गरजेत सो आम्ही पातकेही याचे पावन पुन सोडवाचे तुम्ही पतीत पावन आम्ही आहू खरे आम्ही तर वाहू अन्यायी सर्वथा याची पावन कथा कैसे आहे तुका म्हणी आम्ही लो तरी जाना परी तुमच्या चरणा न सोडावी संत सज्जन हो या देवाने रडी खाल्ली आहे आणि लबाडी केली असली तरी याची नामरूपी शेंडी आम्ही हातामध्ये धरली आहे या ठिकाणी कोण फजितखोर आहे या संबंधी तुम्हीच आता निवाड करा स्वामी इथे कुणाचा अन्याय आहे आम्ही पातके आहोत हे जगजाहीरच आहे पण या देवाचे पतित पावन जे ब्रीद आहे ते तुम्ही सिद्ध करून दाखवा आम्ही कसे पावन करण्यासाठी पतित आहोत आम्ही तर सर्वता अन्यायी पण याची पावन करण्याची कथा कशी आहे ते सांगा ना तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जरी मेलो तरी तुमचे चरण कदापिही सोडणार नाही घालून या मध्यावरती दाटून उपदेश देते ऐशे पोट भरे संतू तया कैचा भगवंतू रांडा पोराते गोविते वर्षासन ते लाविते जसे बोलती निरोपती तैसा न करते करणे तुका म्हणे तया तमोगुनियाची क्रिया कुणाला तरी मध्यस्थी करायला लावून हे भोंदू संत इतरांना बळजबरीने उपदेश करतात अशा या पोटभरू संतांना देव कसा काय मिळणार रांडा पोरांना ते आपल्या उपदेशामध्ये गुंतवतात आणि त्यांच्यापासून वर्षासनाची देणगी लावून घेतात वर्षभराची सोय करून ठेवतात असे हे संत निरूपणामध्ये जसे बोलतात तशा प्रकारची क्रिया मात्र कधी करीत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात त्यांचे सर्व आचरण गुणात्मक असते वैभवते राज्य संपत्ती टाकावी उदरार्थ मागावी माझो करी आपुले ती आधी करावे सोहितू ऐसे आहे तू सुधर्माचे वर्णकुळ या याचा अभिमानू ते ज्या मानू लौकिकाचा तुका म्हणी राही का कि निशंकू देऊनी हाकू कंठी काळू आपल्या स्वहितासाठी वैभव राज्य संपत्ती या सर्वांचा सुद्धा त्याग केला तरी चालेल पोट भरण्यासाठी वेळ प्रसंगी माधुकरी मागली तरी चालेल पण ज्याने आपले हित होईल तीच गोष्ट करावी आपले हित साधून घ्यावे अशाच प्रकारची स्वधर्माची रीती आहे वर्ण कुळ जात यांचा अभिमान सोडून द्यावा आणि लौकिकाचा सन्मान राखावा तुकाराम महाराज म्हणतात तू या श्रीहरीची चित्त देऊन निशंक होऊन एकाकी राहा या श्रीहरीस हाक देऊन काळ घालू मग तुला कसलीही चिंता करावी लागणार नाही हात पाय मिळून मेळा चला म्हणते पाहू डोळा देखनी नवी देखती कैसे सकळांचा देखना डोळाच असे डोळ्याचा डोळा पाहो गेला तुका म्हणे तो पाहू ठेला हातापायांचा सर्व समुदाय जमून म्हणू लागला की चल आपण आता डोळ्याने पाहू पण त्याचे काम पाहणे हे नाहीच आहे सर्वांच्यासाठी पाहणारा एक डोळाच असतो सर्व डोळ्यांचा डोळा पाहणारांचाही पाहणारा जो तो भगवंत श्रीहरी पाहण्यासाठी गेल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात जो पाहणार आहे तोच पाहता होऊन राहिला मुखे संती इंद्रिये जती आणि भाव भक्ती देवायेची दोन्ही पदे हे रगायली विनोदे चित्ताचे आसनू तुका करीतो कीर्तनू माझ्या मुखामध्ये संतांसंबंधी वचने असून इंद्रिय विषयांच्या बाबतीमध्ये मी संन्यासी बनलो आहे याच दोन गोष्टी देवा मी सांभाळल्या आहेत इतर काही गायले तरी ते विनोदाचे समजावे तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या चित्ताचे आसन करून त्यावर श्रीहरीचे कीर्तन करतो आहे धावोनी आलो पहावया सुख गेले माझे दुःख जन्मांतरीचे ऐकिले ही होते तैसेची पाहिले मन स्थिरावले तुझ्या पायी तुका म्हणे माझी इच्छा पूर्ण झाली काही न राहिली वासनाही देवा मी तुझे मुख पाहण्यासाठी अगदी धावत आलो आणि जन्मा जन्मांचे दुःख निवृत्त होऊन गेले जे मी तुझ्याविषयी आजपर्यंत ऐकलेले होते तेच आज मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिली तसा अनुभव घेतला म्हणूनच तुझ्या पायी माझे मन स्थिर झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी सर्व इच्छा आता पूर्ण झाली असून आता इतर कोणतीही वासना शिल्लक राहिली नाही गाव लोकी काही लावी येले पिसे गाय सांगवायचे तुझ पासे तुंड काळी केली फिरविले मजू नाही धरिली लाजू पांडुरंगा काय तुझ पासे सांगो हे गारहाणे मग काय जिने तुझे माझे कोणासाठी आता करावा संसारू केली वारा वारू आपणची तू का म्हणी आम्ही मोडीला घराची घरी धरिये धीरू तुझ्या पायी अरे या गावातील लोकांनी मला तर वेळच लावली आहे तुझ्यापाशी याविषयी मी काय सांगू हे पांडुरंगा माझे तोंड काळे करून मला फिरवले यासंबंधी त्यांनी लाज सुद्धा धरली नाही यासंबंधी मी तुला गाराने तरी किती सांगू मग तुझे माझे जिने तरी काय होणार आता आम्ही हा संसार तरी कुणासाठी करावा मी आपली संसाराची सर्व व्यवस्था करून आता आवरावर केली आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमचा ग्रस्त आश्रमीचा आचार मोडून देवा तुमच्या पायी आता स्थिर झालो आहे तिथेच धीर धरला आहे जीवे जीवनेने पापे सारकाचे नळी दुजयाचे कापू बैसे आत्मा नारायण सर्वा घटी आहे मध्ये काय कळू नये देखत हा जीव हुंबरे वरडतो निष्ठुराचे हात वाहते कैसे तुका म्हणे तया चांडाळाशी नरकू भोगीती अनेक महादुखी स्वतःच्या जीवाप्रमाणेच दुसऱ्याचा जीव आहे हे न ओळखणारा हा पाप्यासारखाच असून दुसऱ्याचे नरडे कापायला बसतो भगवंत हा सर्व पदार्थ मात्रामध्ये सर्वत्र भरून उरला आहे तो या मध्ये सुद्धा आहे हे त्याला समजत नाही का त्या पशुला कापायला नेल्यानंतर सर्वांच्या समोर तो पशु मोठ्याने ओरडतो हंबरतो तरी सुद्धा या निष्ठुराचे हात त्याला मारण्यासाठी कसे चालतात काही कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा या चांदळाला नरकाचीच प्राप्ती होईल आणि तिथे तो अनेक महादुखे भोगत राहील मनी भावसे काही तेथे देऊ येते पाही महाजनाई सुंदरी तेथे देऊ पाणी भरी शुद्ध पाहून या भाऊ त्याचे हृदयी वसे देऊ तुका म्हणे विठोबासे ठाव देई चरणापाशी जर मनामध्ये काही भक्तिभाव असेल तरच देव तिथे येतात हे तू पहा ही जनाबाई पहा तिच्या भक्तीमुळे प्रत्यक्ष देव सुद्धा तिच्या घरी पाणी भरत होता एखाद्याचा शुद्ध भाव पाहून त्याच्या हृदयामध्ये देव वस्ती करतो तुकाराम महाराज म्हणतात विठोबा मला तुझ्या चरणाजवळ आता स्थान दे भागल्याची तारू शिनल्याची माऊली भुकेली आघाली प्रेम पान्हा ऐशी ही कृपाळू अनाथांची वेशी सुखाची जराशी पांडुरंग सकळा सन्मुख कृपेची या दृष्टी पाहे बहु भेटी उतावीळा तुका म्हणे येथे आता उरला कैसा अनंता जन्मीचा शिन गेला ही विठ्ठल माऊली म्हणजे जे दमले भागलेले आहेत त्यांना तारणारा नावारी आहे जे शिनलेले आहेत त्यांची ही सावली आहे जे भुकेलेले आहेत त्यांच्या मुखामध्ये ही प्रेमाने पान्हा घालीत असते अशी ही कृपाळू माऊली अनाथांचा एक आधारच आहे ही पांडुरंग माऊली सुखाची रासच आहे सगळ्यांच्या सन्मुख होऊन कृपादृष्टीने पाहून फार उतावळा होऊन हा भगवंत भक्तांच्या भेटीची वाट पाहत असतो तुकाराम महाराज म्हणतात आता इथे शिणभार उरणार नाही यामुळे माझा अनंत जन्माचा भाग आता नाहीसा झाला आहे काय नुन हे सांगा पांडुरंगा तुम्हा आमुचे तू न पुरे इच्छा सा मस्तके कैसी तुम्हा सांडी करुणा तोंडी उच्चारे आश्चर्याची करी तुकाव हे नायका वैकुंठीची देवा तुमच्याजवळ कशाची कमतरता आहे ते तरी सांगा तुमच्यासारखा पिता आम्हाला प्राप्त झाला असतानाही आमची इच्छा मात्र कोणतीच पुरी का होत नाही आम्ही तुमच्याजवळ करोना भाकीत असताना तुम्ही आमचा त्याग का करता कसा काय करता तुकाराम महाराज म्हणतात हे वैकुंठ नायका भगवंता याबद्दल मला फारच आश्चर्य वाटत आहे चित्त गुंतले प्रपंचे झाले वेडे ममतेचे आता सोडवी पांडुरंगा आले निवारी ते अंगा गुंतली चावटी नामी रूपी झाली तुटी तुका म्हणी चाली पुढे वाटू खोळंबली माझे चित्त या प्रपंचामध्ये गुंतून त्याच्या ममतेने वेडे झाले आहे पांडुरंगा तू यामधून मला सोडवानी जे माझ्या अंगाशी आले आहे त्याचे निवारण कर माझी ही जीभ बाष्करपणाने बडबड करण्यामध्येच गुंतल्यामुळे तुझ्या नामरूपाच्या स्मरणामध्ये अंतर पडते तुकाराम महाराज म्हणतात यामुळे तुझ्याकडील चालीची वाट खोळंबून राहिली आहे किती एका दिवशी बुद्धी झाली होती ऐशी काही करावे सोहितू तो हे न घडे उचितू अवलंबून भिकू लाज सांडिली लौकिकू तुका म्हणे दिनू झालो मनुष्यपणाहीनु काही एका दिवशी मला अशी कशी बुद्धी झाली काही समज नाही काहीतरी सोयीत साधून घ्यावे असे वाटले पण या संबंधी उचित असे काही घडले नाही मी लौकिकाची लाज सोडून दिली भीकही मागितली तुकाराम महाराज म्हणतात यामुळे मी दीन होऊन मनुष्यपणाच्या बाबतीत हिन बनलो आता झाले सकाळी सकाळीच कडू आली मजन ठेवी अहलोकी आलो तेव्हा झाली चुकी युग महिमा ठावा नवता आयसा पुढे देवा तुका म्हणी ठेवी भोगासाठी निरय गावी आता हे बरे झाले आज सकाळ सकाळीच मला समजून आले मी जन्माला आलो हेच फार चुकले आता मला या लोकांमध्ये तू ठेवू नकोस अशा प्रकारचे युगमान पुढे येईल हे मला माहीत नव्हते तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी भोगे आहेत त्यांच्यासाठी तू नरकाचा गाव तयार ठेवू अरे आता माझी परिसावी विनंती रुखमाईच्या पती पांडुरंगा चुकलिया बाळा न मारावे जीवे हित ते करावे माय बापी तुका म्हणी तुझा म्हणता ती मजू आता आहे लाजू हेची तुम्हा हे देवा पांडुरंगा आता तरी माझी एक विनंती ऐका मी एक चुकलेले बालक आहे मला तुम्ही जीवानिशी मारू नका मायबापांनी जे हितकारक आहे तेच करावे एखादं मूल जर चुकलं तर त्याचे आईबाप त्याला काही जीवानिशी मारत नाहीत ते त्याच्या हिताचंच करतात त्याप्रमाणे तुम्हीही माझं हित करा तुकाराम महाराज म्हणतात मी तुझाच आहे असे म्हटले जाते मग आता याची लाज देवा तुला असू दे पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे दोष झाले बळीवंतू नाही ऐसे झाली नीतू मेघ पडवो भीती पिके सांडी येली तुका म्हणे काही वेदावीर्यो शक्ती नाही या कलियुगामध्ये पापामुळेच सत्याची वाटोळे झाली आहे अनेक दोष बलवान झालेले असून नीती अगदीच नाही अशी झाली आहे पाऊस पडायला मेघ भितात यामुळे पृथ्वी तलावर पिके नाहीशी झाली आहेत सर्वत्र दुष्काळ पडतो आहे तुकाराम महाराज म्हणतात आता या वेदामध्ये सुद्धा वीर्य आणि शक्ती ओज काही सुद्धा शिल्लक राहिली नाही ऐसा दुस्तर भव सागरू ने नौकाईसा उतरू पारू काम दिसा वजे थोरू दिसता ते भयंकरू माया ममतेचे भोवरे घेती भयानक फेरे वासनेच्या लहरी येते उद्योगेल कावे बसते या एक युक्ती असे तुका नाम नावे मध्ये वैसे हा संसार सागर तरुण जाण्याला अतिशय कठीण आहे यामधून मी कसा पहिलं तीराला जाऊ हे मला समजत नाही या सागरामध्ये काम क्रोधादी विकारांची सावजे फारच असून ती फारच भयंकर दिसतात माया आणि ममता यांचे भोवरे भयानक गतीने फेरे घेत आहेत नाना वासनांच्या मोठमोठ्या अशा लाठा उठत आहेत त्यामुळे नाना उद्योगांना हेलकावे बसतात तुकाराम महाराज म्हणतात या सागरामधून तरुण जाण्यासाठी एकच मला उपाय दिसतो आहे नामरूपी नावेमध्ये बसून हा भवसागर तरुण जाता येते देव जाईना अंगा या शिकायो करू सांगा वरकड देव येती जाती हा देव जन्माचा सांगाती अंगी भरली देवाचे वारे देव जगची दिशे सारी भूतन बोली निरुते काही केल्या न सुटे ते जीव खादला दैवते माझा आणि पंचभूते तू का म्हणे वाडे कोडे उभे पुंडलिका पुढे अरे माझ्या अंगामध्ये हा देव जडलेला आहे तो काही जाता जात नाही याला मी तरी काय करू इतर किरकोळ देव पुष्कळ येतात आणि जातात पण हा देव मात्र जन्माचा सोबती आहे या देवाचे वारे माझ्या अंगामध्ये भरून राहिले आहे त्यामुळे सारे जगच देवाने भरून गेलेले मला दिसत आहे वरकड देवांचे भूत मात्र कधी बरे बोलत नाही पण ते काही केल्या सुटतही नाही या पंच महाभूतानी आणि या क्षुद्र दैवतानी माझा जीव खाल्ला आहे तुकाराम महाराज म्हणतात माझा हा देव मात्र कौतुकाने पंढरपुरास पुंडलिका पुढे उभा आहे हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा हे देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाजू नको म्हणी तुका म्हणी अंगी शक्ती देई नाची रंगी देवा मला हरिदर्शनच्या घरी जन्म द्या तू जर मला काही माग असा म्हणालास तर मला तू हेच दान दे संतांना लोटांगणी घालताना माझ्या मनाला लाज न येऊ दे तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या नामसंकीर्तनाच्या रंगामध्ये मला नाचण्याची तू शक्ती दे लटक्याचे या वतनी जेविली या साचू काय त्या विश्वासू तुझी खरा होल्लाटीनी लागी आकाशी खेळतो ते काय पावतू अमरपदू जळ मंडप याचे घोडे राऊत नाचती ते काय तडवते युद्धा लागे का म्हणी तैसे यांचे जिने दिशेला जिरवाने बोलताशी खोटे बोलणाऱ्या माणसाने जेवणासाठी बोलावणी पाठवली तर ते खरी मानायची का प्रत्यक्ष जेवल्यावरूनच त्याचा विश्वास खरा धरावा कोल्हाट्याच्या खेळामध्ये काठीवर उंच उड्या मारल्या जातात तेव्हा ते काय खरोखरच आमरपद भोगतात की काय आकाशामधील ढगांचे नाना आकाराचे घोडे आणि शिपाई दिसत असतात म्हणून ते काही खऱ्या युद्धामध्ये टिकाव धरतील तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे अनेक प्रकारचे मतवादी वेगवेगळ्या मतांच्या लोकांचे जीवन असते त्यांच्या बोलण्यावरून ते लाजीरवाणी दिसतात काय आम्ही केली ऐसे नु सांगावी हरण कोल्हे वैकुंठवासी कोण त्यासी अधिकारू रजा नाड्या सरोवरी नाही हरी विचारिली तू का म्हणे गणिका नष्टू माझे कष्ट त्याहुनी देवा आम्ही असे काय केले आहे की ज्यामुळे तू माझा उद्धार करीत नाहीस हे तरी मला सांग हरणे कोल्हे ही सुद्धा वैकुंठवाशी झाली त्यांचा अधिकार तरी असा कोणता मोठा होता त्या हातीला गजेंद्राला मगराने सरोवरामध्ये जेव्हा धरले त्यावेळी तुम्ही त्याचा उद्धार करताना काही विचार केला का त्याच्या पापाविषयी तुम्ही काही विचारले नाही तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या नष्ट गणिकेचा सुद्धा वेशेचा सुद्धा तुम्ही उद्धार केला मग माझा उद्धार करताना मात्र तुम्हाला अधिक कष्ट का होत आहेत ती गणिका नष्ट होती तिच्यापेक्षाही मी अधिक कष्ट करतो आहे तुमच्यासाठी मग माझा अध्याप तुम्ही उद्धार का करीत नाही भाग्यासाठी गुरु केला नाही आम्हाशी फळला याचा मंत्र पडता कानी आमच्या ते वाचू गेली पाणी गुरु केला घरवासी आमच्या चुकल्या गाई म्हशी स्वामी आपुली बुट बुट घ्यावी आमची प्रतापू टाकून द्यावी तुका म्हणी ऐसे नष्ट ते अशी दोन्ही होती कष्टू मी माझ्या भाग्यासाठी गुरु केला पण तो काही आम्हाला फलद्रूप झाला नाही त्याचा मंत्र कानावर पडताच आमच्या पेवामध्ये पाणी शिरले आणि सारे धान्य खराब झाले या गुरुला आम्ही घरीच आसरा दिला तेव्हा आमच्या गायी म्हशी चुकल्या यासाठी गुरु महाराज आम्हाला दिलेला गुरुमंत्र तुम्ही आपला परत घ्या आणि आम्ही दिलेली दक्षिणा आमची आम्हाला परत करा तुकाराम महाराज म्हणतात असे हे गुरु करणारे नष्ट लोक असून त्यांना त्यामुळे दुप्पट कष्ट प्राप्त होतात गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदरू धुळे कान त्याच्या ठाई मन पायी राहुही निवारुणी जाय माया ऐशी छाया जयासी तुका म्हणी समध्यानू हे चरण सकुमारू हा श्रीहरी सगुण रूप धारण करून विटेवर उभा राहिलाही हा पितांबरधारी अतिशय सुंदर दिसत आहे आपले कान आणि डोळे याच्याच ठिकाणी लावावेत याच्याच पायाशी आपले मन गुंतून ठेवावे याच्या कृपेची छाया अशी असते की तिच्यामुळे दासांची माया निवारली जाते तुकाराम महाराज म्हणतात असे हे सुंदर ध्यान असून त्याचे चरण सुद्धा अतिशय सुकुमार असे आहेत रंगी रंगी नारायण उभा करीतो कीर्तनू हाती घेऊन या विना कंठी राही नारायणा देखीलशी मूर्ती माझ्या हृदयाची विश्रांती तुका म्हणे देवा दे कीर्त नाचा हेवा देवा मी उभ्या उभ्याने कीर्तन करीत आहे तू या भक्ती प्रेमाच्या रंगामध्ये रंगून जा मी हातामध्ये विना घेऊन कीर्तन करतो आहे नारायणा तू माझ्या कंठामध्ये राहा तुझी मूर्ती मी पाहिली आणि त्यामुळे माझ्या हृदयाला विश्रांती मिळाली आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा अशा प्रकारच्या कीर्तनाची मला हाव दे तुझा भरवसा माव फार होता पुरुषोत्तमा भवसागर संकटी तारिशिलो जगजेठी नाम आदित्याचे झाडू त्याचा न पुढे उजडू शिलंगणीचे सोने त्याशी घालू ठेवी कोणू तुका म्हणे देवा ब्रिद सोडून या ठेवा हे पुरुषोत्तमा भगवंता आम्हाला तुझा फार मोठा भरवसा होता हे जगजेटी तू आम्हाला या संसार सागरातून तारशील असे आम्हाला वाटत होते सूर्यफुलाच्या झाडाचे नाव नावालाच असते त्याचा काही उजेड पडत नाही दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी आपट्याच्या पानाला सोने असे म्हटले जाते पण ते सोने घेऊन जर बाजारात घाण ठेवायला जर गेले तर त्याला कोणीही पैसे देत नाही किंवा कोणी घाण घेत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा पतित पावन हे तुझे जे ब्रीद आहे ते आता तुम्ही सोडून द्या झालू आता दासू माझी पुरवी हे आसू पंढरीचा वार करी वारी चुकू निधी संत समागमू अंगी भरून या प्रेमू चंद्रभागी स्नानू तुका म्हणे हेची दानू देवा मी तुझा दास झालो आहे तू माझी इच्छा पूर्ण कर मला पंढरीचा वारकरी कर आणि माझी वारी एकदा सुद्धा चुकू देऊ नकोस माझ्या अंगामध्ये तुझ्याविषयी प्रेम भरून येऊ दे सतत संतांचीच सोबत मला दे तुकाराम महाराज म्हणतात नित्यनेमाने चंद्रभागेमध्ये स्नान घडावे असेच तू मला वरदान दे यासाठी करी तू निष्ठुर भाषणू आयशे तू जाणू सर्वदाता ऐशे दुःख कोण आहे निवारिता तो मी जाऊ आता शरण त्याशी बैसलाशी केने करून एक घरी नाही येथे उरी दुसऱ्याशी तुका म्हणी आली अवघे पायापे आता माय बापे नुपेक्षावे देवा मी यासाठीच कधी कधी निष्ठुर असे भाषण करतो तू सर्व सर्वदाता आहेस हे तू जाणतोसच माझे हे दुःख निवारण करील असा दुसरा कोण आहे आणि मी कुणाला शरण जाऊ तू एकाच्या घरी आपल्या कृपेचा माल देऊन बसलास यामुळे दुसऱ्याला काही उरणार नाही तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व भावाने तुझ्या पायाजवळ आलो आहे आता बापांनी माझी कदाचित उपेक्षा करू नये पोरा लागली शे चटू धरी वाटू देवळाची सांगितली नेघे कानी दुजे मने विठ्ठलू काम घरी न करी धंदा हे ते सदा दुच्छितू आमुचे कुळी नवते ऐसे हे चिपिसे निवडले लौकिकाची नाही लाजू माझे मजू पारिखे तुका म्हणी नरका जाणी या या वचने दुष्टाची या पोराला काय चटक लागली आहे पहा हा एकसारखा या भगवंताच्या देवळामध्ये जाऊन बसतो त्या श्रीहरीच्या देवळाचीच वाट धरतो काही दुसरे जर त्याला सांगितले तर तो कानाने सुद्धा ऐकत नाही माझ्या मनात एक फक्त विठ्ठलच आहे या ठिकाणी सतत दूषित होऊन हा राहतो काही कामधंदा करीत नाही आमच्या कुळात असा कोणी निर्माण झाला नव्हता हे वेळ कसे निवडून निघाली काही कळत नाही याला लौकिकाची लाज नसल्यामुळे माझे असून हे पोर मला पारखे झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात या पोरासंबंधी असे बोलणाऱ्या माणसास नरकाला जावे लागेल देवा बोली आता बोला त्या काधरीला बोला भेऊ नको देई बेटी तू का पडिला संकटी तुझ्या जीवीची मी जाणे मनशी मुक्ती आम्हा देणे तुका न लगे काही राहू तुझे पायी देवा तुम्ही आता काहीतरी बोला ना तुम्ही असा आबोला का बरे धरला आहे देवा तू आता भिवू नकोस मला भेट दे तू उगीच का संकटामध्ये पडला आहेस तुझ्या मनामध्ये जे काही मनोगत आहे ते मी चांगले जाणतो आम्हाला मुक्ती द्यावी लागेल असे तुला वाटते की काय तुकाराम महाराज म्हणतात पण देवा मला तुझे काही सुद्धा नको माझे चित्त फक्त तुझ्याच पायी राहू दे यमधर्मानिक ब्रह्माधिक देऊ त्यांचा पूर्ण भाऊ तुझे पायी करीती स्मरण पार्वती शंकरू ते ते मी किं करू कोणीकडे सहस्रमुखेशी घोष फणीवराचा मज किंकराचा पाडकायू चंद्र सूर्यानी सर्व तारांगणी करीती भ्रमणू प्रदक्षिणा तुका म्हणी त्याशी स्वरूप ते तेथे मज दिना कुसे प्रत्यक्ष यमधर्म आणि ब्रह्मदेवादी देव यांचाही पूर्ण भाव देवा तुझ्याच पायाशी आहे पार्वती आणि भगवान शंकर तुझेच स्मरण करतात तिथे मी एक पामर सामान्य सेवक माझा काय पार फणीवर शेषनाग सुद्धा आपल्या हजार जिभानी तुझा घोष करीत असताना माझ्यासारख्या सेवकाची काय किंमत चंद्र सूर्य आणि सर्व तारांगणे तुझ्या भोवतीच प्रदक्षिणा करीत आहेत तुकाराम महाराज म्हणतात या सर्वांनाही देवा तुझे स्वरूप समजेना कळेना सापडेना तिथे माझ्यासारख्या गरीबाला कोण विचारणार विठोबाचे पायी जीव म्या ठेविला भक्ती भावे केला देवरुणी देव माझा आहे सहकारी परस्परे वारी भव भयू डोही बुडो नेदी पाही धरून आबाही बाही तारी मजू तारी येली दास पाडिल्या संकटी विष केले पोटी अमृतमयू ते सेवित शे नामरसा तोडियला फासा बंधनाचा बंधनाचा फासा महा काही निनू पाय तुझे जाणू पद्मनाभा पद्मनाभा नाभी कमळी ब्रह्मादिकू त्रैलोक्य नायकू म्हणविषी म्हणवशी देवा दासाचा अंकितू मनाचा संकेतू पाहुनिया पाहुनिया दृढ निश्चय तयाचा तोची दाससाचा जवळिकू जवळिक झाली ब्रह्मी सुखावली मार्ग दाखविली मुढाजना मुढाजना माझी दास तुझा मुडू का असं तुझे द्रडू धरी येली धरी येली तुझे पाय रे विठ्ठला तू का सुखी झाला तुझ्या या देवाच्या पायी मी माझा जीव ठेवून दिला आहे अशा प्रकारच्या माझ्या भक्तिभावामुळे मी देवाला ऋणी करून घेतली आहे हा देव माझा ऋणी असून मला सहाय्य करणार आहे परस्परच हा माझे संसार भय दूर करतो हा मला कधी भवसागरामध्ये बुडू देत नाही हाताला धरून मला वर काढतो आणि तारतो प्रत्यक्ष विष सुद्धा पोटात घेऊन त्याने अमृतमय केले आणि आपल्या दासांचे संकट दूर केले या नामरसाच्या अमृताचे सेवन करून मी या बंधनाचा फासा सोडवून टाकला आहे हे पद्मनाभा नारायणा आम्ही तुझे पाय जाणून घेतल्यामुळे भवबंधनाचा फासा आम्हास काही जाणवतच नाही तुझ्या नाभिकमळावर ब्रह्मदेव असल्यामुळे तू साऱ्या त्रैलोक्याचा धनी झाला आहेस आपल्या भक्ताच्या मनाचा संकेत देवा तू जाणतोस आणि तू स्वतःला दासांचा सेवक आहे असे म्हणवून घेतोस हा त्याचा दृढ निश्चय पाहून तो दास सुद्धा त्याचा खरोखरीचाच निकटचा होतो ज्यांना अशी जवळीक मिळाली आणि जे परब्रह्माच्या ठिकाणी सुखावले त्यांनी या जगामध्ये मूर्ख लोकांना सुद्धा मार्ग दाखवला अशा या मूर्ख लोकांमधील मी एक मूर्ख असूनही तुझाच दास आहे मी तुझी कास दृढ भावनेने धरली आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा विठ्ठला मी तुझे पाय धरले असून तुझ्या नामस्मरणामुळे मी आता पूर्णपणे सुखी झालो आहे बघू क्लेशी झाली हो नरदेही कृपादृष्टी पाही पांडुरंगा पांडुरंगा सर्व देवांची या देवा घ्यावी माझी सेवा दिनानाथा दिनानाथ वृद त्रिभुवनी तुझे माय बापा ओझे उतरावे उतरी सत्वर पैल थडी नेई पूर्ण सुख देई पायापाशी पायापाशी मज ठेवी निरंतरू आशा तुझी फारू दिवस केली केली आस तुझी वाट मी पाहतो निशिदिनी ध्यातू नाम तुझे नाम तुझे गुड सो भक्त आवडी भक्ता लागीकडे खांदा घेशी घेशी खांद्यावरी खेळवेशी लोभे पाऊल ते शोभे विटेवरी विटेवरी उभा देखील डोळा मनाचा सोहळा पुरविशी पुरवी सत्वर त्रिलोक्य या मिठी घाली पाया तुका म्हणी हा नरध्य प्राप्त होऊन मी फारच कष्टी झालो आहे पांडुरंगा तू कृपादृष्टीने माझ्याकडे पहा तू सर्व देवांचाही देव आहेस हे दिनानाथा माझी सेवा तू घे मायबापा साऱ्या त्रिभुवनामध्ये दिनानाथ हे तुझे ब्रीज गाजत आहे या ब्रिजाचे ओझे माझ्यावरून तू उतरावेस तू या भवसागरात उतर आणि मला ताबडतोब पलीकडच्या तीरावर घेऊन जा आणि तुझ्या पायाशी असलेले पूर्ण सुख मला दे मला तू निरंतर आपल्या पायापाशीच ठेव यासाठीच मी फार दिवस तुझी आशा केली आहे मी तुझी इच्छा करून वाट पाहत उभा आहे रात्रंदिवस तुझेच नाम मी गातो आहे तुझेच ध्यान करतो आहे देवा तुझे गोड नाम तुझ्या भक्तांना फार आवडते या भक्तांना तू आपल्या कडेवर आणि खांद्यावर घेतोस त्यांना तू खांद्यावर घेऊन मोठ्या प्रेमाने खेळवतोस तुझी पावले विटेवर फारच सुंदर आणि शोभिवंत अशी दिसतात तुला विटेवर उभा राहिलेला पाहिला की डोळ्यांना सुख वाटते तू माझ्या मनाचा हा सोहळा पुरवतोस तुकाराम महाराज म्हणतात त्रैलोक्याचा स्वामी मी तुझ्या पायांना मिठी घालून विनंती करतो आहे की माझ्या मनाचा हा हेतू तू ताबडतोब पूर्ण करावास हे कवीळ तरी जाईन बहु जन्म फेरा झाल्यावरी चित्ता ही बैसली अविट आवडी फालट ती घडी निघे की करावी ती करी कारण शरीर अंतरित्या धीरू जीवनाचा तू का म्हणी तरी होईल विलंब परी माझा लाभ खरा झाला अनेक जन्मांचे फेरे घेतल्यानंतर एकदा तरी मी या माझ्या माहेरी जाईन माझ्या चित्ताला हीच एक अवीत अशी प्रेमाची गोडी लागली आहे तिच्यामध्ये थोडा वेळ सुद्धा पालट होत नाही ती अखंड स्थिती राहते हे शरीर जे काही कार्य करायचे असेल ते करू पण माझ्या चित्तामध्ये मात्र प्रभूस या जीवनात भेटण्याचा धीर आहे किंवा अविद्येने किंवा अज्ञानाने काय झाले ते झाले तरी मला अंतरंगामध्ये जीवनाचा धीर वाटत आहे तुकाराम महाराज म्हणतात या बाबतीमध्ये थोडा विलंब होईल हे खरे पण माझा लाभ मात्र खराखुरा होईलच होईल सांगत्वा कोणाशी तारिले संता वेगळे उधरिले संत शब्द उपदेशी मग तू हो मनशी तुका म्हणे नाही तुझा उपकारू करू संतांचा उच्चारू देवा तू स्वतः होऊन कुणाला तारलेस ते तरी सांग या संतांच्या शब्दाशिवाय तू कुणाचाही उद्धार केला नाहीस संत हे शब्दांनी उपदेश देतात आणि मग तू कृपेविषयी हो असे म्हणतोस तुकाराम महाराज म्हणतात या बाबतीमध्ये तुझा काहीच उपकार म्हणता येणार नाही यासाठी संतांचाच उच्चार करावा लागेल उमा माये केसरी वाराणशी ते पंढरी दोघी सारिखी सारिखी विश्वनाथ विठ्ठल सखी तेथे असे भागीरथी येथे जाना भीमरथी वाराणसी त्रिशुलावरी सुदर्शनावरी पंढरी मनकर्णिका मनोहरू चंद्रभागा सरोवरू वाराणसी भैरव काळू कुंडलिको क्षेत्रपाळू राजदंड पाणी उभा गरुडू करजोडुनी गयातीचे गोपाळपुरू प्रयाग निरा नरसिंहपुरू तेथी असती गयाबुडू येथे गायी आणि गोपाळू शमीपत्र पिंड देती येथे काला निरसुख प्राप्ती संत सज्जनी केला काला तुका प्रसाद लाधला भगवान शंकराची पत्नीजी उमा आणि विष्णूची पत्नी रमा यांची बरोबरी सारखीच आहे वाराणसी आणि पंढरी यांच्यामध्ये भेद नाही विश्वनाथ आणि विठ्ठल हे दोघे एकसारखे असून एकमेकांचे सखेच आहेत येथे महादेवाच्या स्थानी भागीरथी आहे तर या ठिकाणी विठ्ठलाजवळ भीमा नदी आहे वाराणसीच्या देवाने त्रिशूल धारण केला आहे आणि पंढरीचा देव सुदर्शन चक्र धारण करीत असतो काशीस मनोहराशी मणिकर्णिका आहे तर पंढरपुरामध्ये चंद्रभागा नदीचे सरोवर आहे वाराणसीत काळभैरव असतो तर पंढरपुरामध्ये पुंडलिक महामुनी हा क्षेत्रपाळ आहे त्या ठिकाणी काशीमध्ये दंडधारी धुंडीरच आहे तर इथे हात जोडून गरुड उभा राहतो गया आणि गोपाळपूर यामध्ये भेद नाही प्रयागास गंगा यमुनीचा संगम तर नरसिंहपुरास भीमा निरा नद्यांचा संगम आहे गयेश तेथील उपाध्याय असतील तर येथे पंढरपुरास गायी आणि गोपाळ दृष्टीस पडतात तेथे शमीपत्र आणि पिंड देतील तर इथे निजसुखाच्या प्राप्तीसाठी काल्याचा प्रसाद मिळेल तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे संत सज्जनाने जो काला केला त्याचा मला प्रसाद मिळाला आहे फट्याची बडबडी चवीनास वाजू हा पुलाची वाजू आपणाशी कोणी या शब्दाची मरावी घसनी अंतरे शहाणी राही हो गाडवांचा भुंकू ऐकता कानी काय कोडवाणी ऐशी तुका म्हणे ज्याशी करावे वचनू त्याचे येते गुणू अंगासते फटकळ माणसाच्या बडबडण्यामध्ये कसलीच चव नसते की त्याचा आस्वाद कधी घेता येत नाही म्हणून आपला वाद आपणाशीच करावा इतरांच्या शब्दांच्या दाटीवाटीत कुणी फुकट मरून जावी म्हणून अंतरंगामध्ये शहाणपण धरून असावी गाढवाची ओरडणे कानाने जरी ऐकले तरी त्याचे काही कौतुक वाटते का तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्याविषयी आपण बोलत असतो ज्या विषयावर आपण बोलत असतो त्याच प्रकारचे गुण त्या माणसाच्या अंगास येत असतात अंगामध्ये उतरत असतात म्हणूनच नेहमी चांगले बोलावे दिवसा व्यापार चावटी रात्री कुटुंब चिंता मोठी काय करूया मनाशी नाठवे का ऋषिकेशी वेशी पाशी रात्री जागी हरि कीर्तनी निद्रा लागी तुका म्हणे काय झालाशी व्रथा संसारा आलाशी अरे हा मनुष्य कसा आहे पहा दिवसभर व्यापाराच्या व्यवहाराच्या गोष्टी करत राहतो त्याची काळजी करीत राहतो आणि रात्रभर याला कुटुंबाची मोठी चिंता लागते रात्रभर हा तळमळत झोपतो याच्या मनास काय करावे केशला हा का आठवत नाही वेशेजवळ हा रात्रभर जागून काढतो पण हरिकीर्तनामध्ये मात्र याला ताबडतोब झोप लागते तुकाराम महाराज म्हणतात तू कशासाठी या मनुष्य जन्माला आलास उगेच या संसारात का आलास रे याचा विचार कर अहो कृपावंता होई बुद्धीचा ये दाता जेने पाय जे उधारू होय तुझे पायी थारू वदवी वाचा भाव पांडुरंगी साचा तुका म्हणे देवा माझे अंतर बसवा हे कृपावंत देवा तुम्ही सत्सद बुद्धीचे दान देणारे व्हा यामुळे माझा उद्धार होईल आणि तुमच्या पायांचा आश्रय मिळेल या पांडुरंगाच्या ठिकाणी खरा भाव आहे अशी माझ्या वाणीकडून तू वधून घे तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या चित्तात तुझीच वस्ती असू दे निंदक तू परोपकारी काय वर्णो त्याची थोरी जो काहुनी भला परी सर्व गुणे आगळा मेघे मूल धुतो फुका पापवरच्या वरी देखा करीतसे साधका शुद्ध सरते तेही लोके मूक संवदनी सांगाते अवघे साठविले तेथे जिव्हा सावन निरुते दोष काढी जन्माचे पया ठाव यमपुरी वास करणे अघोरी त्याशी दंडन करी तुका म्हणे नानी निंदक हा फार मोठा उपकार करणार असतो त्याची थोरवी मी काय वर्णन करू तो कपडे धुणाऱ्या पर्थापेक्षा सर्व गुणात फार वेगळाच असतो काहीही मोल न घेता हा दुसऱ्याच्या चित्तामधील पाप वरचेवर धुवून काढतो साधकांना शुद्ध करून तीनही लोकांना मान्य करतो त्याचे मुखरूपी कपडे धुण्याचे पात्र नेहमी बरोबर असून त्यात इतरांचे पाचकी वर्तन साठवलेले असते जिव्हारूपी चांगल्या साबणाने तो नेहमी त्यांचे अनेक जन्मांचे दोष काढून टाकतो तुकाराम महाराज म्हणतात अशा या निंदकाचे स्थान यमलोकीच असते त्या ठिकाणच्या अघोर अशा नरकात याला यमाचे दूत ताडण करीत असतात विद्याल्प परी गर्व शिरोमणी मज होनी ज्ञानी कोण आहे अंगी भरला ताठा कोणा ते मानिना साधूची छळणा सोयी करी साधूची देहाचा मानी जो विटाळू त्रिलोके चांडाळ तोशी संतांची जो निंदा करी मुखे जपे खतेला सकळ पापे तोची एकू का म्हणी ऐसे मावेचे महिंदू त्यापाशी गोविंदू नाही नाही एखाद्याच्या अंगी थोडीच विद्या असली तरी तो अगदी गर्वशिरोमणी होतो आणि माझ्यापेक्षा दुसरा कोणीच श्रेष्ठ नाही असे तो म्हणू लागतो त्याच्या अंगी अभिमान भरलेला असल्यामुळे तो कुणाचेच ऐकत नाही कुणाचे मानत नाही साधू संतांचा छेळ तो स्वतः करीत राहतो साधूच्या देहाचा जो विटाळ मानतो तोच एक तीनही लोकांमध्ये चांदळ असतो संतांची निंदा जो स्वमुखाने सतत करतो त्याचा देह पातकाने भरलेला असतो तुकाराम महाराज म्हणतात असे हे मायेचे मैंद असे हे मायेचे कपटी लोक आहेत त्यांच्यापाशी कधीही गोविंद असत नाही प्रपंचाची पिढा शोषिती अघोरी जया क्षणभरी नामनयी नाम नाठविती आत्मया रामाची धिगजिने भवामुळू ते पापाचे आचरण तयाचे नाही राघवाचे स्मरण त्या स्मरण भजन नावडी जयासी आंदनियादाशी यमदूता चिंतन रामाचे न करीतो दोषी एकांत तयाशी बोलू नये नये त्याचा संग धरू म्हणे तुका धरिता पातका वाटे करी जो मनुष्य क्षणभर सुद्धा देवाचे नाम घेत नाही त्याला या प्रपंचामध्ये भयानक अशी पीडा होती अंतरंगातील रामाचे नामही जे आठवत नाहीत त्यांचे जिने व्यर्थ आहे त्यांचा धिक्कार करावा त्यांचे जगणे संसाराचे केवळ मूळच आहे यांचे आचरण म्हणजे पापाचे मूळच असून त्याला राघवाचे स्मरण नसते ज्याला भगवंताचे स्मरण भजन आवडत नाही तो यमत होताना दासदाशी म्हणून आंदनच जातो जो रामनामाचे चिंतन करीत नाही तो मोठा दोषी असतो त्याच्याशी एकांतात सुद्धा मुळीच बोलू नये तुकाराम महाराज म्हणतात त्याची संगत मुळी सुद्धा धरू नये जर त्याची संगत धरली तर संगत धरणाऱ्याला पापाचे वाटेकरी व्हावे लागेल विन पाठांतर कास या करावी व्यर्थची मरावे घोकुनिया या काय वेगी अर्थ पाहि अर्थरूप राही या तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भीती नाही तरी गोष्टी बोलू नका अर्थ समजल्याशिवाय उगीच पाठांतर कशासाठी करायचे व्यर्थ नुसती घोकंपटी करून काय उपयोग आहे फुकट घोकंपट्टी करण्यामध्ये का मरायची दुसरे घोकून काय होणार प्रथम त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा प्रत्यक्ष त्याने अर्थरूप व्हायला हवी तुकाराम महाराज म्हणतात ज्याला खरोखर अर्थ समजलाही त्यानेच बोलावे इतराने काही बोलू नये बसता चोरापाशी तैशी होय बुद्धी देखताची चिंधी मन धावी व्यभिचार्यापाशी बैसता क्षणभरी देखताची नारी मन धावी प्रपंचाचा छंद टाकून या गोवा धरावे केशवा हृदयात सांडून यादी संसाराची वेडी कीर्तनाची गोडी धरावी गा तुका म्हणे तुला सांगतो मी एकू रुक्मिणी नायकू मुखी गावा चोराच्या जवळ बसले की आपणालाही तशीच बुद्धी होते एखादी फाटकी चिंदी जरी दिसली तरीच ती घेण्यासाठी मन तिकडे धावते व्यभिचारी माणसाजवळ क्षणभर बसले की तशीच वासना होते आणि स्त्री पाहताच त्याचे मन चंचल बनते प्रपंचाचा गुंता आणि छंद सोडून द्यावा आणि हृदयामध्ये त्या एका केशवालाच धारण करावे संसाराची ही वेडी सोडून द्यावी आणि मनामध्ये कीर्तनाची गोडी धरावी तुकाराम महाराज म्हणतात मी तुला एक सांगतो की रुक्मिणीचा जो पती श्री विठ्ठल आहे त्याचेच गुणगान गा मस्त की सहावी ठाकी अशी जाणू तेव्हा देवपणू भोगावे गा आपुली सुती निंदा अथवा मानू टाकावा थुंकोनू पहिलीकडे सद्गुरु शेवून तेची अमृत पानू करुणी प्राशनू बैसावे वेगा आपुल्या मस्तकी पडोत डोंगरू सुखाचे माहेरू टाकू नये तुका का म्हणी आता सांगू तुला किती जिन्याची फजिती करू नये डोक्यावर टाकीचे घाव सहन करावेत तेव्हाच देवपणाचा भोग प्राप्त होतो कुणी आपली स्तुती केली किंवा निंदा केली कुणी मान दिला किंवा कुणी अपमान केला तरी ते सर्व काही थुंकून टाकून द्यावे सद्गुरूंची सेवा हेच एक अमृतपान समजून त्यांचे प्राशन करून स्वस्त चित्ताने राहावे आपल्या मस्तकावर दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी सुखाचे माहेर असलेले हे स्थान कदापि सोडू नये तुकाराम महाराज म्हणतात तुला आता किती सांगू जगण्याची फजिती करून घेऊ नये स्वामी सेवा गोडू माते बाळकाचे कोडू जे जे मागावे भातुके ते ते पुरवे कौतुके खेळविले कोडे हरुषे बोले की बोबडे तुका म्हणे लाडू ते पुरे माझे कोडू ज्याप्रमाणे आईला आपल्या बालकाचे कौतुक असते त्याप्रमाणेच स्वामीला आमची सेवा गोड वाटते ज्याप्रमाणे प्रेमाचा खाऊ मागावा त्याप्रमाणेच तो कौतुकाने पुरवला जातो मूल मोठ्या हर्षाने बोलो की बोबडे बोलो आई त्याला मोठ्या कौतुकाने खेळवते तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे माझे लाड कौतुकानेच देव पुरवत असतो तुझे नाम पंढरीनाथ भावे विनू नये हात दहा नये विसा नये पन्नासा साठा नये शान नये सहस्रा नये लक्ष कोडे लागे नये तुका म्हणे पंढरीनाथ भावे विनू नये हात हे देवा एक भाव जर नसेल तर तुझे नाम कुणाच्याही हाती येणार नाही दहा जण असोत की वीस जण असोत पन्नास असोत की साठ असोत शंभर किंवा हजार असोत तरी सुद्धा ती मिळत नाही लक्ष कोटी जणांनाही तो प्राप्त होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात हे देवा पंढरीनाथा एका भावभक्तीशिवाय तू माझ्या हाताशी येणार नाहीस संतापाही विन्मुख झाला तो जरी संगती मागू आला तरी त्याहुनी दुरी जावी सुखे एकांती बैसावी आत्मचर्चा नाही जेथे आगी लावणी द्यावी तेथे तुका म्हणे नाही चित्ता समाधानू काही जो संतांच्या पासून परत मागे आला आणि परत आपल्याबरोबर येऊन संगत मागू लागला तर आपण त्याच्यापासून दूर जावे आणि सुखाने एकांतात बसावे ज्या ठिकाणी आत्मचर्चा होत नाही तिथे आग लागून द्यावी तुकाराम महाराज म्हणतात याशिवाय मनास समाधान मिळत नाही हिरा ठेवीचा काळी घाणू मोलन तुटे दुकाळी जाणू तैसे संत जन विनटले विनटले श्रीहरी पायी तुका म्हणी तैसे भक्तू तयाशी जन हे निंदितो काही काळ जर हिरा घाण ठेवला तर दुष्काळ सुद्धा त्याचे मोल काही कमी होत नाही त्याप्रमाणेच हे संतजन या श्रीहरीच्या पायी शोभून दिसतात तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे हे भक्त असतात पण लोक मात्र त्याची निंदा करतात परिशेगी बाई सुने बाई नको वेचू दूध दही हा वाचा आलेली पंढरपुरा वेशी पासून आली घरा ऐके गोष्टी सादर बाळी करी जतनू फुटकी पाळी माझी हातीचा कलवडू मज वाचुनी नको फोडू वळवट क्षरीचे लिंपणू नको फोडू मज वाचून उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे भिक्षुकाल्या घरा चांग गेली पंढरपुरा भक्षी परिमित हारू नको फारशी वरुसारू सुन म्हणे बहुतनिकी तुम्ही यात्रेशी जावे सुखे सासूबाई सोईत जोडा सर्व मागील आशा सोडा सुनमुखीचे वचन कानी ऐकुनी सासू विवंची मनी सौतीचे चाळी खोटी म्या जावेशी हिला वाटे आता कास या यात्रे जाऊ काय जाऊनी ते पाहू मुले लेकरे घरदारू माझे येथेची पंढरपूरू तुका म्हणी ऐसे जनू गोविले माई करून सुन बाई तू नीट ऐकून घे दूध आणि दही यांचा तू फार खर्च करू नकोस अशी ताकीद देणारी एक प्रौढ बाई पंढरपुरास निघाली आहे पण ती वेशेपासूनच परत आली आणि म्हणू लागली की हे बाळे तू नीट लक्ष देऊन गोष्ट ऐक माझे फुटके पाळे नीट जपून ठेव माझ्या हाताने मडक्यांना लिंपण दिले आहे ते माझ्याशिवाय तू फोडू नकोस खिरीच्या वळवंटाचे लिंपण तू माझ्याशिवाय फोडू नकोस हे माझे उखळ हे मुसळ यामध्ये माझे मन गुंतून राहिले आहे जर कुणी भिक्षुक आला तर त्याला काही देऊ नकोस मी पंढरपूरला गेले आहे असे त्याला सांग आणि तू सुद्धा जेवण अगदी मोजके की उगीच साम्य सामग्री वाया घालवू नकोस यावर सोनबाई म्हणाली सासूबाई फार चांगले सांगितलेत तुम्ही आता सुखाने यात्रेला जा मागील प्रपंचाची सर्व आशा सोडून आता थोडी तरी स्वहिताची जोड करा सुनबाईच्या मुखामधील हे शब्द ऐकून सासूने मनामध्ये विचार केला की या सवतीचे चाळे खोटे दिसत आहेत मी इथून जावे अशी हिला वाटते आहे आता मी कशासाठी यात्रेला जाऊ तिथे जाऊन तर मी काय पाहू या ठिकाणी माझे मुले लेकरी आहेत इथेच माझे घरदार असल्याने माझे पंढरपूर सुद्धा इथेच आहे तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे लोक या प्रपंचच्या मायेमध्ये गुरफटून गेले आहेत एक ते गाढव मनुष्याचे वेशवू हा ते पुसू पुढे दाढी निंदा ही भोजन जेवण तयासी जोडी घरी राशी पातकांच्या तुकामणी सुखे वैसोनिया खाती कुंभपाकी होती नरकवासी दुराचार वर्तन करणारा मनुष्य माणसाचा वेश करणारा जरी असला तरी तो गाढवच असतो त्याची दाढी फक्त पुढून वाढलेली असते पुढून हालत असते इतकेच नाहीतर तो आणि गाढव सारखाच असतो दुसऱ्याची निंदा केली की त्याला भोजन केल्याचा आनंद मिळतो आणि यामुळे तो पातकांच्या राशी मिळवत राहतो तुकाराम महाराज म्हणतात अशी माणसे सुखाने बसून खातात आणि शेवटी कुंभपाक नावाच्या नरकाला जातात माग त्याची टाळा टाळी झिंजा ओढून कपाळी ऐसा तव मुळा तुमचा नशेल गोपाळा नशील नवी ऐचे धरी येली देवी तुका म्हणी झाला उशीर नाही तू विठ्ठला जो पुन्हा पुन्हा मागतो त्याला टाळाटाळ करायची आणि ज्याला नको त्याला झिंजा ओढून त्याच्या कपाळी मारायची गोपाळा अशा प्रकारची तुमची रीत नसेल देवाने हे असे काही नव्याने धारण केले नसेल तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला माझ्यावर कृपा करण्यासाठी अजून काही फारसा उशीर झालेला नाही संसार करीती मोठ्या महत्वाने दिशे लोकावणे न कळत्या पवित्रपणा आपले घरच्या अशी दिशे बाहेर उदास निंदिता ते आपण कळीना आपुले अवगुणू पुढील दोष गुणू वाखानी ते विषयाचे ध्यासे जग बांधियेली म्हणून लागले जन्म मृत्यू तुका म्हणी माझे संचतची असे देवाजीचे पिसे सहज गुण लोक हा संसार मोठ्या महत्वाने करतात परंतु त्यांचा संसार लोकांना उन्हा दिसतो हे काही त्यांना कळत नाही आपल्या घरचे आपणास सर्वत्र पवित्र दिसते पण बाहेरच्या लोकांना मात्र ते उदासवाने दिसते आपला अवगुण आपणाला कळत नाही परंतु दुसऱ्याचे गुणदोष मात्र ते वर्णन करतात अशा नाना विषयांच्या ध्यासामुळे जग बांधले गेले असल्यामुळेच त्यांच्या मागे जन्म मृत्यूचा फेरा लागतो तुकाराम महाराज म्हणतात माझे संचितच असे आहे की मला सहजपणे या देवाचे वेद लागले आहे अहुवाराचे ज्ञान अवघार जोगणू सुखवासी होऊन विषय भोगी त्याशी जरी ज्ञान उपदेश केला संघे विन त्याला राहाविना तुका संग संघ उत्तम असावा या विनव पावा काय सांगू रजोगुण वाढवणारे ज्ञान अडाणी गावढळ माणसाचे असते तो सुखवासी होऊन विषयांचा भोग घेणारा असतो त्याला जरी ज्ञानाचा उपदेश केला तरी जुन्या रजोगुणांच्या संगतीविना त्याला राहत नाही तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच संघ उत्तम प्रकारचा असावा याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही भाग्यासाठी लाचावली देवधर्म ते राहिले कथे जाताळसे म्हणून प्रपंचाचे मोठे ज्ञानू अखंड प्रीत जाया नेने भजनाच्या ठाया कथा कीर्तन धनाचे सर्व काळू विषयी तुका म्हणे पंढरी राया ऐशे जनमविले वाया हे लोक लौकिक भाग्यासाठी लालसावलेले आहेत या नादामध्ये त्यांचे देवधर्मही राहून जातात देवाची कथा करताना मात्र यांचे मन आळसावून जाते त्यांना प्रपंचाचे तेवढे फार मोठे ज्ञान असते प्रपंचावर किंवा बायकोवर अखंडपणे प्रेम करणाऱ्यांना भजनाचा मात्र ठाव ठिकाणा सुद्धा नसतो कथा कीर्तन सुरू झाले तरी त्यामध्ये त्यांना सतत विषयांचेच चिंतन घडते तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरी राया असे हे लोक जन्मास येऊन वाया गेलेले असतात पतिव्रतेची कीर्ती वाखानिता शिंदळीच्या माथा तिडीक उठे आमुचे ते आहे सहज बोलणे नाही विचारून केले कोणी अंगे उने त्याच्या बैसे टाळ क्यातू तेने ठिणग्या बहुतू गाळी तसे तुका म्हणे आम्ही काय करणे त्याशी धका खवंदाशी लागतसे पतिव्रता स्त्रीच्या कीर्तीची वाखानगी सुरू झाली की जी शिंदळबाई असते तिच्या डोक्यामध्ये तिडीक निर्माण होते आमचे आपले हे सहज बोलणे आहे कुणी काही विचार करून हे केलेले नाही जे ज्याच्या अंगात उनी असते तेच त्याच्या डोक्यात पक्के झालेले असते त्यामुळे तेच पुन्हा पुन्हा प्रकट होत राहते ज्याच्याजवळ काही दोष असतात त्याच्याच डोक्यामध्ये माझ्या या बोलण्याच्या ठिणग्या उठत राहतात तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसास आम्ही तरी काय करणार जिथं जखम असते तिथंच पुन्हा तिला ढका लागतो आणि त्यामुळे ते त्याला दुखत राहतं त्याप्रमाणे आमचं बोलणं जे दुष्ट आहेत त्यांनाच लागत असते